असं हे एक चीज आहे आणि एक दोन तारणे ऐकवतो नुसत्या चिजा ऐकवतो जास्त गाठ नाही एक चाल आहे चिजेची मजा पा अरे हा डंग वे करे हा डंग वे कर Tava tava yitumara Anto tana tanai Tava yodi vatiya Yehola Ama yedo te kacha Nai Ama ne 来也得嘛嘞，好着手拿带来，咱们有你，来接呀。 धिरता नो नो चनाधिता ओं चिरता नो चना धे लता धिरता नो चनाटी चनो धानो धना तन धिरता हे अच्छा अच्छा मेरे उतरते कसे बा धीर तारम तनम तन धीर ता धीर ता धीर ता धीर तारम तनम तन धीर तधीर नदी तधी तनो तनो धीर तन धीर तन धीर तन धीर ता कान कान धड धड धा तान धान झडझड घडणी टाकी तारा तारा तिटकट गदिगन धारा कान कान धड धड धड धा तान धान झडझड घडणी टाकी तारा तारा तिटकट गदिगन धारा

đà a di đà એટલે અડાના મજા ધેતાનમ ચના ધેના ધેતાનમ ચના ધેના ધેતાનમ ધેતાનમ ચના ધેના ધેના ધેના હતા જાની ધેતાનમ धेरै धेरै न धेरै न तानी रे तानो धेरै तानो धेरै न धेरै न धेरै न तानी रे तानो तानो रे तानो रे तानो हे हे हे हे तानो ಧೂಮ ಧೂಮ ಕಿಟ ಗಡಿ ಗಿನ ಧಾ ಟಿಗಿನ್ ಟಿಗಿನ್ ಗಿನಿ ಧಾ ಧಾ ಧಾ ಧಾ ಧೇ ಧಾ

हे जुळी चरणे माझे वाढले अपना ख्यालनुमा है बागेश्वरी कांडा मतलब अरे झुमऱ्यामध्ये नुसते म्हणतो आउटलाईन दाखवतो देतदा ओ दे याच्यामध्ये निषाद दरबारीचा गंधा दरबारीचा बागेशीचा कसा सटल वेगळा केलाय आहे पहा आणि अगदी बागेशीचे गमध असे नियम नाही ठेवलेत ओ जे done it, هذا أنا أودت لا అట్లా అంటారా అయితే

大圣。descansa, damos, derrar. की ज्या भयंकर सांभाळून हँडल करावं लागतं शिकताना सुद्धा याची सेटलिटी मिळणं फार मुश्किल जातं म्हणून काय होतं ते सर्वसाधारण मैफलीत गाण्याचं नाही असा काही प्रसंग असला तर त्यावेळेची मजा असते हां हां कारण की तेव तसा रिस्पॉन्स असेल तसं हे असतं तर ह्या ह्याच्या मध्ये आम्ही केव्हा तरी असे गातो याचा विस्तार करायला याचा विस्तार फार होत नाही पण तो सेटल फार नाजूक हाताने करावा लागतो आता मी थोडस पिलूची एक दोन चार पिला घेतो थकायला होते कारण पिलू काय एकदा तुमचे विलायत हुसेन त्यांचे ते पट्टे शिष्य होते ना पेटीवाले काय ते धारवाडचे धारवाड काय नाव त्यांचं वाळवेकर हाँ चना में देखो बेटा सबसे राग सब में राग पीलू सबसे कठिन है आहे तो समजो तो पण इतकी त्याची हे हँडल करायला फार मम्मी जातो से पीलू देते हैं घेतो म्हणजे पंजाबी ठेका गाडून लावायचा काय <coughs> ही एक पुराणीची ज्याची आठवण अशी आहे की मी नारायणरावांकडे नेहमी बस आमचा गुप्तगु खूप चालायचं पुष्कळ साहेब कारण का त्यांनी पूर्वीच्या उस्तादाकडून जे गाणं शिकलं होतं त्याच्या चर्चा व्हायच्या एक दिवस मला म्हणाले कारण माझं त्यांचं चांगलंच हे जमलं होतं तर मला एक आठवते गुरुजी एक चीज घाट असत एरी गुया म्हणून ती तुमच्याकडे आहे का मला फार मला त्यावेळी चांगली आठवली चांगली लागली होती आणि ती ठुमरी परत ऐकायला मिळाली आहे तर मग माझ्या लक्षात म्हटलं मी उद्या ऐकवतो मग जरा चालून येतो का आणि ती हां मो महबूब महबूब का तेरी गुइया में कैसे हो भेजो पाटी अरे पाटी कदे को सबण बारा बा चौदा मातेचं है येतो

वाजवायचं वाजवायचं तुम्ही गुनिया मैं मैं कैसे हो कैसे हो

Shebe. अण्डे पपैया की बोल सुनके मुझे नहीं आती नींद नहीं आती एक तो अंधेरी चरण अंधेरी दुझ सुनी से एक डरण अंधेरी दुझ सुनी से जबरन पपैया की बोल सुन के भैया के बोल सुन के मुझे नींद नहीं आती अंधेरी गुयम कटबे जो पाती पाती कदे सराव राहिलेलं नाही ना या सगळ्या चिजांचा संगतीवाले सुद्धा त्यांनाही त्याची ओळख पाहिजे याच्यामध्ये षडजाला ठुमरी ध हे धरून वरचा षडजा धरून उल ही ही ही गायची असते पिलू काय काय आला तर सम कशी प्रभू मोर अवगुण धरो अवगुण चिन्नाबाई फारघाट से हाँ हाँ हां हाँ। कारण इतके त्याच्यात राग तुम्हाला घेता येतात पण ते मिसळताना भेसळ नाही करायची हाँ। प्रभु मोरे अवगुण Prabhu more दर्शी समदर्शी है नाम तिहारा क्या है तो पार करो अवर ब्रह्मदर्शी समदर्शी है नाम तिहार जब मिल कर के एक बरन भयो सुर सनी ਮੋਰੇ ਮੋਰੇ ਆਵਾ ਗੁਣ ਇਤਨਾ ਜਦੋ ਇੱਕ ਨਦੀਆ ਇੱਕ ਨਾਲ ਕਹਾਵਟ ਮੈਂ ਰੋਹਿਨੀ ਰਬਰੋ ಜಪಮಿಲ್ಲಕ್ಕಡಕ್ಕೆ ಏಕಬರನ್ನು ಭಯ ಸುರೇಶರಿ ನಾಮ ಪಯ ಅವಗೋ एक नमूना ऐकवलं की मध्यम बदकाव तो रंग बदल सगळे तंबोरे बदलताना त्याचे हे एक ती तो लिंक लागते एक नमुने ऐकवतो कारण सबंध मी महिनाभर तुम्हाला तो किदू ऐकवीन ये पुरानी बनलेली खडक वगैरे चीज घात असत ही हाकीम पिया म्हणून होतं त्याची नाव ऐकलंच नसेल आली पिया बिन मोरा कस जिया तरी सत आलिप बिन मोरा कैसिया टन दादी आलिप बिन मोरा कैसिया टन छाई पवन पुरबाए दामिनी दमकट मधवा बर आली पिया भी मोरा कैट दिया तर मी डेव्हलप नाही करत आहे ना पण त्रास होते मला हकीमपिया हकीमपिया से नहीं सगरी सगरी सहेली चार अनबेली अपने मंदिर बीच हम ही अकेली हकीमत प्यासे तुम कई अजाय दरस बिना जिया तरपति तरपति आलितिया बिन मोरा कैसे जिया तर त्याला थोडी मदत लागते तर स्ट्रेन पडतो ते सारंगी बिरंगी असा तो लेहरा उचलावा लागतो मी एक नमुना म्हणून तुमच्या समोर ठेवतो आणखी एक असा नमुना आहे फार रेअर आहे खर मेजर हे आहे दीपचंदी आहे बरं का नुसती आउटलाईन ऐकवतो ना होळी आहे होळी खेळ नको आईरी कलकत्त्याला गायलो विज की बसिया बन ठन ठन बन ठन 爸自己染呗。我的天然那个，爱你，你那个不是啊，不是真真啊，不是真。 can't kalane go. ਚਲਨ ਕੋਈ ਆਈ रंग रचो है रहबात में अरे रहमत में रंग रचो है रंग रचो है अरे श्याम सुंदर தாயினி आम्ही त्याच्या प्रेमात आपण माणसं मिळाली तर घ्यायचं नाही त्या ते किती थोडं थोडं मिळालं तर वेळ थोडा होता काय एक तर ते घेऊन त्याच्यानंतर त्याचे जे फुलणं आहे ते दिसलं नाही ते खजूर होऊन बसतं आता एक फ्रीज होऊन बसतं हां आणि हे त्याच्यातलं आहे तर ना ते किती वेळच निघतात त्याच्यातून आता सण बाकीचा अनुकूल जर असला तर रात्र रात्र अशी आम्ही काढलेली आहे ताकद नाही आता तेवढी गायची आम्हाला सांगायची तर मदत लागते थोडी मग माझी नाही ते मग हां कठी आणि उचलायला कठीण आहे कारण ज्याला बांधण्याची ताकद बा बंदिस्त आहे ना क्रिएटिव्हिटी आहे ज्याला असेल तोच त्याच्यात हे करू शकतो पिलू समोर ठेवला पण येत नाही गाता आता ठराविक फॉर्म्स येतात हां म्हणून आज मेकॅनिकल सगळं चाललेलं आहे की पा ह्याच्यामध्ये कसे शाळेमध्ये पुस् पुस्तकं तयार आपली असतात ना हां हां टेक्स्टबुक नाही गाईड ते गाईडसारखं गाणं आहे हां कारण बहुतेक कुठेही मिळतं ते हां रियाज करणं कठीण करणं आणि तेवढेच ओळखीचे लोक असतात लहान मुलासारखे त्यांना ह्या बारकाईच्या गोष्टी कशा अरे किती माझ्याकडे असे पिरूच्या चीज आहेत हां कौ जा जा रे धाती आ को और वळण नकला करायचं पाठ करायचं अकॅडमिक लागलं ना की तुम्ही क्रिएटिव्हिटी येऊ शकत नाही म्हणून पूर्वीचे लोक सहा सहा महिने वर्ष दोन वर्ष गवई मुलाला जवळ बाळगत काळ असे हां धडा घेतला घरी गेला करून आणला त्याला त्याला हे जसं आहे ॲग्रिकल्चर डिग्री मिळाली पण हातात नांगर धरला नाही आहे ना ते फिलिंग कसं येणार छान आहे का ते जमिनीची ढेकळ किती आहेत किती आठ खोलं आहे त्याचं सेन्स आणि तसं होतं ते सगळं पाठ असतं पण आठ आठ पोचत नाही ना ही त्याच्यातली मजा आहे तो काही वेळ तयार झाल्यावर मग त्याला डिरेक्शन अकॅडमिक हे देणं बरं असतं पण अगोदर त्याला हे दिलं म्हणजे तू काय करतो गळ्याला कुठे येतो गिरगिटी कुठेतरी घ्यायच्या आणि त्याच्यातून बाहेर पडत नाही कारण वेव वाव त्याला वावच मिळत नाही जसं शाळेमध्ये आता पा पाठीवर पुस्तकं घेऊन जायची आणि त्या पुस्तकातलं एकही त्याच्या त्याच्या जीवनात रुचत नाही ना तसं होऊन बसतं गाण्याची ही पुढे पुढे ती स्टेज आहे की त्या तुम्हाला आता प्रत्येक जागा तुम्ही हा हा दरबारी आहे हा काही ह्याने पॉइंटेड नाही आहे तो असा वेळ द्यायचा तो तो तुम्हाला सबनच्या सबन तुमच्या हातात आला तरच तुम्ही त्याच्यात करू शकता त्याच वेळेला लयकारी मात्रा मोजून त्याची दुप्पट आणि चौपट नाही येते ती बरोबर आली पाहिजे की या सगळ्या ह्याचं काय असतं की हळूहळू हे आलं हे आलं असं करून करून करून करून लहान मूल हाताने धरून तुम्ही अगोदरच उभं केलं तर पाय फेंगडे होतात पण ते हळूहळू धरून पडतं उठतं हे करतं का मग त्याला त्याचा बॅलन्स मिळतो अशा तऱ्हेच्या ह्या सगळ्या फॅशनाच्यातून जावं लागतं आणि ते जर चुकलं तर म्हणजे आज त्यामुळे झालेलं आहे काय संबंध सगळं माहिती सगळं आहे पण काहीच आत नाही पोचत आहे काय होतं काही एक तर ॲ ॲप्रो ॲटिट्यूड माणसाची थोडीशी हे असते काही लोकांना नेचरने जमत नाही लक्षात आलं का आणि काय पुष्कळ काय होतं की त्या समाजात त्यावेळेला कोणती गोष्ट जास्त पॉप्युलर आहे ती माणसाला केव्हाही लवकर लोक हे मिळेल का पैसा कीर्ती ही पाहिजे असते तर भटजी जरा झाला तर काय करतो चांगले यजमान मिळावे म्हणून तो पाठ जास्त करतो देवापेक्षा देवाच्या भक्तीपेक्षा तर काय होतं की त्यावेळेला ज्याचा प्रभाव असेल काय का आजूबाजूला जसं ऑडियन्स हे देत असेल तशी त्याची हे त्याचा कल होऊन बसतो आणि हे काय की आत्मसात करायला वेळ लागतो ना एक अंगा इतके सगळी अंगा आत्मसात करायची तितकी काय ह्याला थोडासा समाजाचाही ठेवला समाज एखादा काय होतो की थोडक्यामध्ये आपला तो बाब्या जे त्यांना आवडतं त्याचे एवढे ढोल पेटवले जातात की शेवटी गळाला जसा कॅरेक्ट आता पिक्चरमध्ये टी व्हीमध्ये एखादा कॅरेक्टर एखाद्या माणसाचं लोकांना आवडतं आता त्याच्यावर त्याचं पोट असतं त्याला ते जर त्याने कॅरेक्टर प्रोड्युसर प्रोड्युसर काय म्हणतो की त्याला त्याचं पिक्चर मालकाला प्रोड्युसरला त्याचं पिक्चर त्याच्यातून पैसा पाहिजे असतो तो काय म्हणतो तुमची काय तुमची लायकी असेल तर आम्हाला माहित नाही आम्हाला याला काय लायक असेल तुम्ही ॲक्टिंग कराल तर तुम्हाला जाणून देणार आहे का ते कॅरेक्टर असेल तर कॅरेक्टरच त्याला करावं लागेल शेवटी त्याची न इच्छा नसताना सुद्धा जन्मभर करावं लागतं तसं ऑडियन्सचं असतं काय त्या समाजात त्यावेळेला काय राजे लोक होते चांगले राजे लोक होते त्यावेळेस डेव्हलप झालं एक एक आठवण सांगतो ग्वाल्हेरचे आमिर खान म्हणून ग्वाल्हेरचे आमिर आम्ही सांग म्हणजे फार मोठा बादशाह होता सांग सताईचा लक्षात का म्हणजे इनायत खा वगैरे हे जे यांचे विलायत खाचे वगैरे आजोबा वगैरे त्या लोकांनी तिथे खलिफा म्हणून मानल्या टोपी ठेवलेली आहे त्यांच्या पायासमोर असा मोठा मनुष्य गोड मनुष्य तिला सांगत असं म्हणजे की त्याच्या वाजवताना बुलबुल येऊन बसावेत सतारीवर असा गोड होता ती मशीद काही वाट त्या लोकांच्या बरोबर निघून गेला मी तर सांगत होतो काल तर रामपूरच्या उत्सव महाराजाने त्यांना एकदा दावत दिली म्हणजे ऐकायला बोलवलं आणि ते मानपतचे उस्ताद महा उस्ताद नवाब भयंकर सगळ्यांनी चांगले समजदार होते सांगलं का म्हणजे दिल्ली दरबारचे आणि ग्वाल्हेरचे जे द्रौपदी पळाले ते तिथे सांभाळले गेले शैलेला <coughs> देऊन तर काय झालं की हां हां हो. जी लढण झाली दिल्लीच्या दरबारामध्ये याची त्याचं कारण त्याच्यातून मग रायपूर रामपूरच्या याच्यात लोक गेले असतात तर सकाळीसाठी त्यांनी मला बोलवलं आणि त्यांनी काय केलं की त्यांना अत्यंत प्रायव्हेट असं ऐकायचं होतं म्हणून त्यांनी एक असे लहानसे आपल्या छोट्या ह्याच्यामध्ये सगळी त्यांची खास मंडळी बसून ते ऐकायला सुरुवात केली आठ दिवस कॉन्सर्ट चालली होती रोज संध्याकाळी दिवेदाच्या समाला आणि तो काय करायचा की तो रोज यमनच घ्यायचा वाजवायला ते दोन तीन दिवस झाले त्या नवाबाच्या सेक्रेटरी वाटलं की या मोठ्या माणसाला बोलवलंय आहे काय तर त्याचा मान राखण्यासाठी तो वाजवतोय ते ऐकताय हे सांगा का आणि त्याला वाटतं की आपल्या भागवते भागवतात आणखी वाजवा कशाला तर याने मड मिडल मॅन म्हणून दोघांच्या हे घालायचं ते म्हणून त्यांच्या कानाला हुजूर ओ तो हमेशा कलबी भी यमन बजा परसों भी बजा और आप सुनते हो कुछ कुछ फरमाइश भी नहीं करते हैं क्यों ऐसा वो तो बजाते रह जाएगा हाँ, अरे बदतमीज तेरे को कुछ समझ में आया और कल का यमन आज नहीं हो रहा है बोले हाँ इतने पागल है वो समझ रहे कि हमारी से दाद मिल रही है हाँ विश्वास से वो बजा रहा है एवढा भरणा हाँ, तो, तो हाँ। ते ऐकणारा तो तो होता म्हणून त्याने बदललं नाही ते गल्ल्याच्या ह्याच्यामध्ये होतं तसं त्यात दुसरं एक काय होतं सतत यायला एक एक मिनिस्टर सारखा आजच्या मिनिस्टर सारखा एक सेक्रेटरी होता मोठा दरबार दरबारातला काय होता ते बसले ते ऐकायला गावात आता काहीतरी बोलायचं ना तो मतलब खान साहब आप कुछ आड़े बजाइए हाँ खुश खुशूर आड़िया ऐसा बजाता हूँ आडी लय म्हणून काहीतरी असलं माहिती काय काय फॉर्मॅट आडी बजाई आहे त्यांनी सटारे बोलवलं नाही आडी आहे आता असा जर हे इथे जर ऑडियन्स नाटकात आणि याचा मिळाला काय त्याच्या काय करणार आहे बकरी भाऊ आणि माझे गुरुजी अत्यंत फास्ट दोस्त होते म्हणून त्या पुण्याच्या ह्याच्यामध्ये त्यांनी सटार शिकवायला म्हणून त्यांना ठेवलं आणि ते मी मला ते त्या दिवशी माझ्या बालकंत्र किंवा आत्ता मला कळलं की आमचे गुरुजी तुमच्या गुरुजीशी गुस गुप्तगु का करत असत कारण आमच्या ह्या चीजांची तालीम त्यांच्याकडे नव्हती त्यांना मग बड़े मोहम्मद खा आपल्या ह्यांच्या त्यांना थोडं ग्वालियर जे मिळालं फैज मोहम्मद खाकडून सांगा फैज मोहम्मद खा थोडं हे मिळालं पण ह्या चीज आता पहा मोपेड आर मोपेड आरोग्य चीज आहे मोपेदा मोपेदार गयो सारे रंग मोपेदार दिए सारी रंग की खटलामुख दार की फ्रेजिंग बरोबर आहे की नाही मोपे दार गायो साडी रंग कसा लागतो मोपे दार सारी की खगर मैं तो धोख से देखनो लगे इधर मुख डार सबन कंपोजिंग झालं की नाही काय होतं ते त्याच्यामध्ये लय नाही औषध नाही त्याला अर्थ नाही काय असं जर चाललं महाराष्ट्रात तर पण कोणी विचारणार असतं तर तसं गायला गेलं नसतं हां बेरंग दारा जान दूंगी अरे जात कहाँ से ठहर उधर मुकदार बेरंगदार बेरंग

ह्याचा एक ना काय जसं धुपट येणार पकवाजे नाही पकवाजे नाही म्हणून धुपट नाही ते असा ओघ असं नेहमी असा जमाना बदलतो हे असं काहीतरी घालत असतं पण त्याच्यात काही चांगली माणसं असतात आता आमच्या गुरुजी आहेत का त्या जमान्यात सुद्धा त्यांनी ते जसं जपून आणलं आमच्या मुळे साहेबांनी असं काही जपून त्या ज्या त्यांना आमच्या उघड कोणी केल्या असतात त्या ज्या बाबा दीक्षितांची जी काही हे होती ते कशा काही होती काय होती ते ऐकलेल्या त्याच्यावर चर्चा झालेली हे काय मी काही चीज तुझं मला ऐकून त्या पुराणा लोक ह्या नाही का जातात उलट त्याची अगदी आता गोरी धीरे चलो वगैरे त्या तिचा अशा खूप सुंदर चीज आहेत पण काय एक वळण लाग वळण लागतात बदलता बदलता आणि पुढे मग काय होतं की गणपतीचं माकड केव्हा झालं काही समजतच नाही सांगत हे म्हणतात हे ड्रॉईंग आहे म्हणून कारण त्याच्या ढोल वाजवणारे काय झालं की सुधारणा झाली प्रचारामध्ये आणि ढोल वाजवण्यामध्ये पूर्वी अश्रद्धा अंधश्रद्धा असेल पण त्याची सुशिक्षित अंधश्रद्धा जी झाली त्यांनी आणि ती काय मतलबी झाली म्हणजे आपल्या माणसाचं जास्तीत जास्त हे करून टिमकी वाजायची ह्या यामुळे संबंध काय वाटायचं पटायला लागत नाही मी त्या ह्याच्यातून गेलो मी आज पन्नास साठ वर्ष मी त्याच्या मागे आहे मी बघतो इव्हॉल्युशन कसं तो ठेका मागे तीस मागे हा ठेका माहिती होता आता आजकालचा तो नाना वाजतो तो सांगायचा आणि माझा आता तो ठेकाच गायब झाला पूर्वीचे ते ठेके गायब झाले टिटॉल नाही आहे चांगला झपटा चांगला नाही केव चांगले नाहीत पंजाबी ठेके लावता येत नाही मी सगळं हिंदुस्थानच पाहिलं तू ठेका म्हणजे? इथे काय सांगते एकाच शाळे एकाच वर्गामध्ये एक जण पहिला नंबर असतो आणि दुसरा तिसरा तिसावा नंबर असतो तर त्यांना खरोखर प्रत्यक्ष कोण किती मिळालं काय मिळालं त्याचं हा त्याचं कस लावला पाहिजे आणि आणि शिवाय त्या माणसाचं प्रा प्रामाणिकपणा त्या माणसाचा प्रामाणिकपणा किती आहे ह्याच्यावर सगळं अवलंबून असते एकच गोष्ट नसते आता काही चिजा अशा याने टाकल्या कशाला लावल्या तर तुम्हाला दिसायला लागतील की अशा काही प्रवृत्तीज आहेत काय हे फुल प्रूफ आहेत तर तुम्ही त्याचे हे करून पहा ऐकून ऐकून मी त्या का काय काय होतं सारखं ती एक तुम्ही सांगेल सुचवली आहे एक मजा आहे हे आमचे बंदेली वगैरे सगळे असे रसिले लोक होते आणि चुन्ना पहिल्यांदा मुंबईत आली त्या एक दिवस काय झालं की आमच्या मुलांचं आणि त्यांचं फार जवळचं नातं होतं म्हणजे गरुब्याचं असं होतं एकाच गुरुच्या ह्याच्यात वाढलेले ते गंडेली पण बाबा दीक्षित त्यांना मानत असा लक्षात आलं का आणि चुन्नाच्या गळ्यात तीच आम्ही गायकी बसवलेली आणि चुन्ना आमच्याकडे मग गुरुजीकडे थालीपीठ खायला यायची <laughs> इतकं जवळचं हे होतं ते एक दिवस काय झालं की अशी मैफल होते आणि चिन्ह गाठ होती आमच्या मुळे सगळ्यांनी ठेका धरला होता गाता गाता तिने काय केलं की ती उठली आणि नाही तो आमचे बंदेवली उठले आणि ते खानसाहेबाला रू वर्ष सम आहे आणि था हार्ड लेटर रेचं उच्चाराच्या दिशेने जबानच्या दिशेने रूवर सम आहे रू सॉफ्ट लेटर आहे आणि था कारण त्याला रूवर सम घेता येईना रुवा मंजाव

कळेल त्याला समजेल तर काय ह्याच्यातलं कठीण आहे आणि संबंध त्यांनी त्या चिजेचा हा पिक्चरायझेशन इतकं जबरदस्त केलं त्याची त्याची दादमुळे सांगायला आले की किती आम्हाला बोध झाला त्या दिवशी पण त्या त्या लोकांच्या अंतकरणात किती दीप ठे हे असली पाहिजे विलक्षण ह्याच्यासारखं होऊन गेलं चालेल ही पंच्याण्णवच्या अठराशे पंच्याण्णवच्या अगोदर होती कारण शहाण्णव सत्त्याण्णव त्या आसपास कुठेतरी बंदी वा बंदेली वाढलेत शेवटी शेवटी का साधारण दहा पंधरा वर्ष अगोदर आले ते मुंबई हिंदुस्थान मला तेव्हा आपण बोलताना असं बोललात ध्रुपद गेलं ध्रुपदाचा जमाना गेला आणि ख्याल जेव्हा प्रचारात येऊ लागला तेव्हा सॅम्बिल्टनीच ती गझल सुद्धा गझल हा फॉर्म सुद्धा काय निर्मिती मागे गझलचा रोल काय नाही काय हे ध्रुपद आणि कवाल कवाल म्हणजे भजन ख्याल म्हणजे लावणी लक्षात का ध्रुपद आणि कवाली ही दोन्ही पॉप्युलर समाजामध्ये होती पण काय की दोन्ही समूह गाणं आहेत कव्वाली हे समूह गाणं आहे आणि मध्ये एखादा इंडिव्हिज्युअल मनुष्य त्याच्या अलंकारिक तानाने हे करतं तसं ध्रुपद हे धुवा गीत म्हणजे नाटकातली नांदी आहे समूह गाणं होतं ध्रुवा गीत ते ते भरता भरत मुनीच्या म्हणजे इसवी सणाच्या पूर्वी तीनशे वर्ष ध्रुवा गीत होतं आणि ते धुवावी गाताना समूह असल्यामुळे त्याला त्याचं वर त्याचे एलॅबोरेशन कसं करायचं ते दुगण चौगण करून इंडिव्हिज्युअल नाही करता येत चालेल का आता कवाल ही जी काय ही थोडीशी जरी भजनाची असली तरी त्याला म्हणजे जास्त भजनामध्ये होतं भजनच आहे कवाल म्हणजे तर त्याला काय आलं की बाहेर स्टेजवर शृंगारिक हे होण्यासाठी ती चाल भाषा चालूच नव्हती आणि इंडिव्हिज्युअल जे काही बाहेर गाणं आलं ती लावणी आली ते ताना आला हे जे आहेत हे एक्सप्रेशनसाठी जसं भरतनाट्यामध्ये आहे ते लावणीमध्ये आलं आणि ती बाहेर तुम्ही इंडिव्हिज्युअल गाऊ शकत होता या तिन्ही याच्यामधून पुढे झालं काय ते इव्हॉल्युशन होता होता होता हे जवळजवळ दीड हजार वर्ष सांगा का हे या मोगल बादशाच्या ह्याच्यापर्यंत आलं ते दर ते काय झालं की त्या कवालीमध्ये थोडासा जो चीपपणा दिसायला लागला त्याला गांभीर्य ध्रुपदाने आणलं आणि त्यांनी मंदिरात आणलं ते आता दोघांचं काही फॉर्म्स असून सुद्धा त्याचं काही लिमिट्स आहेत त्या त्या ह्याच्यामध्ये कवाल तुमच्या लावणी म्हणजे ख्याल जे त्यावेळेचे जे ख्याल होते त्याच्यामध्ये ते मोकळेपणा होता पण त्याला दर्जा येत नव्हता त्याच्यातून गझल भाषा त्याच्यात काय की गझलामध्ये व्यंजन जे आहे ते जास्त हार्ड होतं कारण बोलायचं असतं त्या त्यामुळे त्या एलॅबरेशन ऑफ ते आता मधून जे वॉवेल निघतं ते ते त्याचं एक्सटेन्शन झालं म्हणजे आलाप फोटो नाही का तर ते मोकळं होण्यासाठी जर भाषा जर जड